दूर जरी तू जवळ परी मी दूर जरी तू जवळ परी मी वेड्या जीवाला वेळ लावू नको ग वेड्या जीवाला वेळ असलावू नको दूर जाऊ नको ग अशी पाहू नको दूर जाऊ नको ग अशी पाहू नको वेड्या जीवाला वेळ लावू नको ग जीवाला वेळ कसं लावू नको नको चालूच तोऱ्यात तुझा रुसवा लटका ग चालू तोऱ्यात तुझा रुसवाल टकाग हो तुझा गैरा डोयात राग ही राणी फसवाग बोल राणी बोल अशी राहू नको बोल राणी बोल अशी राहू नको वेड्या जीवाला वेळ लावू नको ग वेड्या जीवाला वेळ लावू नको तू धरती देहात तुझा या हाती मी सागर तू ग भरती ही अथांग अपुली प्रीती अशिरु सुन को गाली हसून को अशिरु सुन को गाली हसून तरी तू जवळ परी मी वेड्या जीवाला वेळ असं लावू नको ग जीवाला वेळ असं